सारे मपद मरे सारे मपरे मपद मपद सपद सारे सा भल्या पहाटे मिरजेच्या स्टेशनात गाडी बदलली आणि आम्ही दोघ जण बंगलुरच्या गाडीतला आमचा डबा होडकायच्या मोहिमेवर निघालो फारा दिवसांनी मीटर गेजचा प्रवास घडत होता फलाटावरती घोळका जमलेला पाहिला आणि ज्या रीतीने त्या घोळक्यातली माणसं एकमेकाच्या खांद्यावरून टाचा उंच करून खाली डोकावत होती त्याच्यावरून त्या वर्तुळाकार घोळक्याचा केंद्रबिंदू हा रिझर्वेशनचा चार्ट हातात असलेला कंडक्टर असावा हे ताबडतोब ओळखलं हे सगळे असं चाललेलं होतं रेल्वेच्या रिझर्वेशन चार्टवर आपलं नाव आढळलं की मला जो काही हर्ष होतो त्याची तुलना मी फक्त मॅट्रिक परीक्षेच्या निकालाच्या वेळेला बोर्डावरती छापील अक्षरात प्रथम जेव्हा माझं नाव वाचलं त्या हर्षाशीच होऊ शकेल शी कंपार्टमेंट यस सर रेल्वेच्या कंडक्टर साहेबांनी आम्हाला जागा सांगितली त्यानंतर मग चुकीच्या बोगीतला सी कंपार्टमेंट पाहणे तो आधीच भरलेला पाहून गोंधळात पडणे मग आपल्या बोगीचा नंबर कुठला तो शोधायला तो कंडक्टर शोधणे हे सगळे नित्याचे विधी यथासांग झाल्यावर ट्वेंटी फॉर्टी एट नंबरच्या बोगीतला तो सी कंपार्टमेंट एकदाचा सापडला आमचं रिझर्वेशन खास इंजिनात जरी झालेलं असलं तरी प्रथम चुकून आम्ही गार्डाच्या डब्यात शिरणार मग तिथे चार धक्के खाऊन इकडे तिकडे करत करत शेवटी इष्टस्थळी पोहोचणार त्याला काही इलाज नाही प्रवासात दुसरी धाकधूक म्हणजे सहप्रवासी कोण ही होती आमच्या कंपार्टमेंटमध्ये आधीच एक वृद्ध पारशी जोडपं येऊन बसलेलं होतं डब्यात भयंकर घाण सुटलेली होती काय घाण सुटली आहे माझी पत्नी म्हणाली घाण आता मलाही आली होती पण एंट्रीला हे वाक्य टाकावं हे काय मला बरं वाटलं नाही घाण म्हटल्याबरोबर पारशी बाबा म्हणाले अरे गाडी स्टार्ट झाली म्हणजे निघून जाईल समजा घाण हे तो बद्दा रेल्वे जंक्शन मधली पेशल घाण आहे पेशल घाण पारशी जोडप्यातले बाबाजी उद्गारले अरे सकाळचा टाइम आहे समजा पॅसेंजर लोक आहे ना ते सुपडा साफ करून घेते ने ते घाण आहे थोडक्यात म्हणजे ती घाण त्या घाणीचं कारण आणि निर्मूलन या संबंधीची माहिती देऊन बाबाजी मोकळे झाले एकदाचे काही वेळाने आम्ही चहा कॉफी मागवली घाणीचा विसर पडला होता म्हणा किंवा सवय होऊन गेली होती म्हणा माझी पत्नी किटलीतून कपात चहा होता लागली युअर वाईफ पारशी बाबाजीने विचारलं येस माय वाईफ आपल्या पत्नीकडे हात करत बाबाजी म्हणाले आम्ही बुड्ढीला सर नमस्कार वगैरे केला कुठून सी आले पुनासी बुड्ढीने चौकशी केली होय होय तुम्ही कुठून आलात आम्ही बॉम्बेसी आले साला व्हॉट क्लायमेट साला साला घाम ने घाम ने घाम साला रॉटन साला घाम या शब्दाचा असा उच्चार केवळ पारशी मुखातूनच निघू शकतो घाम ने घाम ने घाम आपण खुश भल्या पहाटे साक्षात पारशी बाबाजीच्या मुखातून एकदा नाही तीनदा साला ऐकणं म्हणजे काय मजा आहे हे पहाट ही शुचिरभूत होण्याची वेळ आहे एवढंच ठाऊक असणाऱ्यांना कळणार नाही जवळजवळ कृष्णाच्या तोंडून डायरेक्ट गीता ऐकण्यासारखं होतं हा पारशी बाबा आपल्याला सात आठ तास आता लाभणार आहे या आनंदात मी बायकोनी स्वतःसाठी मागवलेल्या कॉफीच्या किटलीतली कॉफी माझ्या अर्धा कप भरलेल्या चहाच्या कपामध्ये ओतली आणि घोटाळा लक्षात आल्याबरोबर हात त्याच्या म्हणालो काय झाला चहाच्या कपात कॉफी ओतली कुठल्याही पतिप्रमाद प्रसिद्धीपरायण स्त्रीप्रमाणे हिने आमचा गाढोपणा जाहीर केला हे तुझा हजबंड ते साला ऍबसेंट माइंडेड दिसते बोड्या पारशांनी कोणालाही साला म्हणावं असं धरतृष्टानेच त्यांना हक्क दिलाय हे मला ठाऊक असल्यामुळे तो साला मी श्रीयुत या अर्थी स्वीकारला पण पारशीन काकूना मात्र नवऱ्याचा पण आवडला नाही त्या म्हणाल्या हे आमचे हे आहे नाही ते पण असंच ऍबसेंट माइंडेड आहे लोकांना नाव ठेवते पण आपण एक पायमध्ये ब्राऊन सॉक घालते आणि बिजा पायमध्ये काला घालते आणि बाहेर पडते आमचे वाईफचं ऐकू नका हा साहेब हे भाऊसाहेब पारशी बाबांनी मला भाऊसाहेब करून टाकलेलं होतं लय वरस पूर्वी आमचं लग्न झाला तेव्हा हे पण नल्ली ने मी पण नल्ला नल्ला म्हणजे काय ते तुम्ही ना ना नान नान अरे एवढा एवढा आहे ते विक्टोरिया गाडी होती ना घोड्याची तिच्यामधून घरी घेऊन चालला होता हिला तेव्हा हे नवी नवरी मला चिमटा काढते होता चिमटा लहानमा छे छे शेवटला प्रश्न म्हातारीला उद्देशून होता नवी नवरी नवऱ्याला घोड्या गाडीतून जाताना हळू चिमटे काढत होती ही प्रणय केला मजेदार होती म्हाताऱ्याकडे खोट्या रागाने पाहत ती म्हातारी म्हणाली हा जानमा छे जे हा होता ने हा होता ते लगनचे वक्ताला चीक चीक करून चीक काढत होता अरे ब्राईड आघाडी आघाडीमध्ये कवा छिकते का ते म्हणजे पहिलेसी असा मॅडच आहे मॅडच आहे त्यानंतर बराच वेळ म्हातारी होती ना ती वैतागल्याच असं करत बसलेली होती मग ती खिडकी बाहेर पाहायला लागली काही वेळाने बाबाजीचं नाव पेस्तनजी आहे कळलं माझं नाव मी त्याला सांगितलं पण त्यांनी मला एकदा साला भाऊसाहेब करून टाकलं होतं त्यामुळे शेवटपर्यंत तेच नाव मला स्वीकारावं लागलं खरं सांगा प्रेस्तन काका ह्या तुम्हाला मधून मधून चिमटा कशाला काढत होत्या एखाद्या खट्याळ कार्ट असताना त्या आईची नजर चुकून तिच्या पुढ्यातल्या डब्यातून लाडू काढताना तिच्याकडे जसं असं बघतं तसं पेस्तन काकांनी पेस्तन काकींच्याकडे असं पाहिलं पेस्तन काकी त्यावेळेला पिशवीतून नॅपकिन साबण वगैरे काढण्यात गुंतल्या आता अरे भाऊसाहेब तुला सांगते हे आहे हे पुराणी वार्ता आहे पण मला काय वाटते माहिती आहे मला वाटते मी पण काहीतरी तिला इकडे तिकडे हात लावत होता म्हाताऱ्या काय छान होता छान होता अगदी पावणे सहा फूट उंचीचा तरी असेल विरळ होत चाललेले पांढरे शुभ्र रेशमी केस रेखीव भांग काढलेला किंचित निळसर झाक असलेले डोळे हडापेरावरून आणि मूळ गोऱ्या वर्णावर चढलेल्या त्या तांबूस रापीवरून आयुष्यभर यांनी अंग मेहनतीचं काम केलेलं आहे हे सहज ओळखू यायचं रात्रभर प्रवास झालेला असून सुद्धा कुठे चेहऱ्यावरती थकावट नव्हती आळसावले पण नव्हतं पोटबीट सुटलेलं नव्हतं गळ्यातलं चांबडंही सैल पडलेलं नव्हतं छान होतं अगदी त्याच्या मानाने पेस्तन काकी जरा ढगळ होत्या स्थूल बुटक्या पारशी पद्धतीने साडी नेसलेल्या दोघांची नाकं मात्र एकाच ठशातून काढून चिकटवलेली होती भरपूर होती अगदी पेस्टन काका काकीचं सामान सुमान पाहिल्यानंतर त्यांची परिस्थिती जरा बेताची असावी असं मला वाटलं काका तुम्ही काय रेल्वेत होता का हे तू कसा ओळखला रे तू काय फेस रिडिंग करते फेस रिडिंग करते भाऊसाहेब छे हो सहज वाटलं येस अरे रेल्वे वर्कशॉप मध्ये असिस्टंट फोरमॅन बत्तीस वर्ष सर्व्हिस करून रिटायर झाला म्हणून तर ते वर्षातून दोन वक्ताला ना हे सेकंड क्लासचा मोफत पास मिळते साला आता थर्ड क्लासचा सेकंड क्लास केला ते डिफरन्स भरला आणि फर्स्टमध्ये मध्ये आला ते लाकूडचे फल्लीवर रात रात बसायचा म्हणजे साला हैरान कुठल्या वर्कशॉपमध्ये होता तुम्ही इथेच हुबलीला होता मिरजला पण होता तुझ्या पुण्याला पण होता साला काय टाइम होता तुला सांगतो भाऊसाहेब आता इथून गाडी ही गुड ओल्ड ब्रिटिश डेज वरती येणार हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नव्हती ब्रिटिशांच्या गमनाची आठवण झाली की बुद्धा पारशी हा गैवरलाच पाहिजे त्याला साहेब हा अगदी मनापासून आवडायचा संस्थानात वाढलेली माणसं जशी महाराजाच्या टायमाला एवढं म्हटलं रे म्हटलं की निराळीच होऊन जातात तसंच हे सुद्धा आहे ब्रिटिशाचे टाइमला साली सस्ताई काय होती हे पेस्तन काकाचं वाक्य आणि महाराजांच्या टायमाला एका रुपयाला बाराशे दूध यायला मस्त दारात पिळून या दोघात काही फरक नाही हे आता हे हे भावसाहेब हे रेल्वे बघणी समजा सुपडा साफ साला आता तो ते गार्डचा बावटा बी साला फाटून गेलेला काय साला नो डिसिप्लिन आमचे वर्कशॉप मध्ये काय पण मशीन बिघडला तर गोरा इंजिनियर साहेब होता ना त्या अंगावरचा कोटने शर्ट फेकून साला उघडा होईल ने कामाला लागेल आता ते इंजिनियर लोक समजा साला सुब्रमण्यम आणि ते तुझा ते जोशी आणि कुलकर्णी टाट्या ते हात काळा करायला भीते समजा चष्मा लावणारा फेरीवाला साला हॅट प्रॅक्टिस झिरो साला सेंट पर्सेंट इडियट साला पेस्टन काका तुम्ही काय पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजला होता काय अरे आपण ते इंजिनिअरिंग कॉलेज फिरेज ते काळा की गोरा ते पण नाही पाहिला I started as a ordinary worker I tell you सरा पहिला machine push machine push that is best training ते तुझ्या इंजिनियर पोरेलो कागदावरती आणि बुकामध्ये मशीन बघते सरा खरा बघाचा जमानाच गेला समजा हंड्रेड पर्सेंट घेल वगैरे वगैरे तेवढ्यात पेस्तन का की पाचव्यांदा की सहाव्यांदा तोंड धुवून आल्या खिडकीबाहेर पाहू लागल्या माझी पत्नी पुस्तक घेऊन वाचत बसली होती मी ही पुस्तक उघडून वाचायला लागलो पेस्तन काकांनी खिशातून डब्बे काढून स्वतःच्या नागपुड्यांच्या बोगद्यामध्ये तपकीर घुसवली पुस्तक वाचता वाचता मी मधूनच त्यांच्याकडे पाहत होतो गप्प बसून राहणं त्यांना जरा अवघड जात होतं कंपार्टमेंट शांत होता मधूनच पेस्तन काका पेस्तन काकीला पारसी गुजरातीतून काहीतरी विचारत होते काकी आपल्या एक दोन शब्दात उत्तर देत होत्या काकी एकूणच त्या प्रवासाला कंटाळलेल्या होत्या मधूनच असं सुस्कारा वगैरे टाकायचा टॉवेल साबण वगैरे घेऊन बाहेर जायच्या पुन्हा पुन्हा त्यांचं ते पुन्हा पुन्हा टॉवेल साबण घेऊन बाहेर जाणं माझ्या ध्यानात आलं हे पाहून काकी गेल्याची खात्री झाल्याबरोबर पेस्तन काका मला न विचारता म्हणाले ते आहे नी ते सारखा साबण लावून तोंड धुते आदत आहे तिचा तिला वाटते की नाही धुतला तर काली पडेल ते पण जरा इस्क्रू दिला हा इस्क्रू दिला पण Bhausaheb but she is a very very good girl ना व्हेरी गुड गर्ल जरा आपल्यावर आवाज बिवाज चढवते डोका जरा गरम आहे आपण तर एकदम रेफ्रिजिरेटर बस sixty years of married life आहे म्हणजे तुमचं वय काय सेव्हन्टी एट अरे लग्न झाला ने तेव्हा अठरा वर्षाचा पोरिया होता आणि ते होते दहा वर्षची पर ते जमानामध्ये दहा वर्षची पोरगी पण सोळा वर्षची दिसत होती हा काही वेळानी पुन्हा मी पुस्तकात डोकं घातलं पेस्टन काकांनी म्हातारीला गुड गर्ल असं म्हटलेलं ऐकून माझ्या पत्नीने पुस्तकं आडून हळूच माझ्याकडे पाहिलं तेवढ्यात कुठलंसं स्टेशन आलं आणि कंडक्टर जेवणाची ऑर्डर विचारायला आला mutton curry and rice Peston काकाने ऑर्डर दिली का भाऊसाहेब तुम्ही नाही सांगते आम्ही डब्यातून जेवण आणलेलं आहे मग पेस्टन काकी म्हणाला ह्यानाही पण आणलंय पण ह्या म्हाताऱ्याला हॉटेलमधलं खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही गाडी सुटली आणि आम्ही पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलं काही वेळाने पेस्टनजींचा आवाज आला का रे भाऊसाहेब तुम्ही घरी पण दोन बाजूला दोघा दोघा चोपडी वाचतच बसते काय शे हो प्रवासात वाचायला मिळतं घरात टाइम कुठे मिळतो हिला हे ते पण खरा चला आपले देश मध्ये बायडी लोकला काम लय काम लय आमची मिसेस पण अख्खा दिवस काम मधी तुम्ही असता कुठे ते हुबलीमध्येच असतो माझा जलम बॉम्बे मध्ये सेव्हन्टी एट इयर्स अगो मग पेस्तन काकांनी थोडक्यात आपली जन्मकथा वगैरे सांगितली त्यांचे वडील कोणीतरी नसरवानजी वगैरे असतील ते ते प्रथम या भागात आले अरे ते वखटला ने समदा ट्रॅव्हल घोडेच्या म्हणजे होता घोडेच्या रेल्वे मंग आला M S M Madras and southern Maratha ते पोरे लोक होते ना ते त्याला मोस्ट स्लोली मुव्हिंग म्हणून एम एस एम असा बोलत होता आता समजा रेल्वेचा ते काय एस आर ने एन आर ने सी आर होऊन गेला समजा चोर बजार साला साला नाम बदलला म्हणून काम सुधारते का काम सुधारते त्याला महालक्ष्मी एक्सप्रेस ने सह्याद्री एक्सप्रेस ने सुब्रमण्यम एक्सप्रेस काय पेस्टन काका सुब्रमण्यम या शब्दाचा एकूणच फलाना ठिकाणा अशा अर्थाने उपयोग करत होते साला सुब्रमण्यम आता तूच सांग भाऊसाहेब महालक्ष्मी एक्सप्रेस म्हणजे महालक्ष्मी रेस खेळायला बॉम्बेला जाणारा एक्सप्रेस की कोल्हापूरची महालक्ष्मी बघायला जाणारा एक्सप्रेस ते कसा कळेल अरे ब्रिटिश टायमाला कसा Bombay mail Madras mail Calcutta mail म्हणजे माहिती पडायचा आता कोण सुब्रमण्यम असेल त्याला बॉम्बेला जायचा ते कुठली गाडी पकडेल ते सांग नी अहो पण पूर्वी सुद्धा तुफान मेल होती ना तुफान मेल अरे साला काय ट्रेन होती तुला सांगतो तू कवा बसला होता की साला खरोखर तुफान ते पहिले टाइमचा कोलसाच चांगला ड्रायव्हर लोक पण ड्रायव्हर लोक पण अँग्लो इंडियन ने ख्रिश्चन ने पारसी हे असला सुब्रमण्यम नव्हता आता आता तर तुमचा ब्राह्मण टाटा कुलकर्णी ने बाबूराव हे लोक ड्रायव्हर ते गाडीच्या बॉयलर पेटवायचा म्हणजे काय बीडी पेटवायचा काय बीडी पेटवायचा आहे हा आमच्या संभाषणाच्या गाडीचे रूळ सटासट बदलत होते चिकोडी पाच्छापूर सुलढाळ वगैरे स्टेशन येत होती आणि मागे टाकली जात होती हे भाऊसाहेब तू सिगरेट लय ओढते हा आपण का सिगरेट ने पान तंबाखू ने विस्की फिस्की ड्रॉप पण नाही घेतला साला बॅड हॅबिट हा तुला सांगते हा बॅड हॅबिट आणि हे नाकमध्ये तपकीर घुसवते ते विसरला पेस्टनजींच्या काकूंनी ताबडतोब त्यांची धिंड काढली तिथे लग्नाच्या हॉलमध्ये साठ एक वर्षापूर्वी दस्तूरची नजर चुकून नाकात तपकीर कमून शिंकल्याचा राग त्यांना अजूनही टिकून होता त्यांचा पण भाऊसाहेब हे मानसला एक पण नल्लासारखा काहीतरी हॅबिट पाहिजे का नाही काय सांग भाऊसाहेब सांग नाही पेस्तन काकांचं एक बरं होतं स्वतःच्या बोलण्यात कुठे विसंगती वगैरे आहे याचा ते कधी फारसा विचारच करत नव्हते पण पेस्तन काकीनी त्यांची तपकीर काढल्यानंतर माझ्याकडे पाहून डोळे मिचकावून ते थोडा वेळ नव्या विषयांतराला ते उद्युक्त झाले ताबडतोबने चूप बसले मी पुन्हा पुस्तकात डोकं घातलं भाऊसाहेब तू योगासन करते का योगासन मी धचकलोच एकदम अरे योगासन प्राणायाम मी रोज एक घंटा योगासन करते एक घंटा आपल्याला कवा ताप नाही ने ब्लड प्रेशर नाही ने काय नाही ने काय नाही सेव्हन्टी एट पण माझे डोळेला चष्मा नाही योगासन करे योगासन ह्याला हिंदू फिलॉसॉफी वाचते का कधी वाचतो थोडी एकदम हाय क्लास हा रामकृष्णा परमहाऊस ने विवेकानंद सला काय एक एक माणस झाला डिवाईन आजकालचे ते बाबा आणि ते बाबा सला ऑल जगलर्स जादू करते विवेकानंदनी तर अमेरिकन लोकचा सुपडा साफ केला नुसता गेला आणि खडा राहिला आणि म्हणाला ब्रदर्स अँड सिस्टर्स बोलला बास सारा दहा मिनिट नुसता क्लॅपिंग क्लॅपिंग ने क्लॅपिंग आपण तर त्याचा चारो व्हॉल्यूम वाचला हा राजयोग ने भक्ती योग जे समजा आपण का घोड्याचा रेस नाही केला दारू नाही असला शोकच नाही केला फिलॉसॉफीचा बुक घेऊन बसते ने विवेकानंद ने शिवानंद साला हंड्रेड पर्सेंट डिवाईन साला हंड्रेड पर्सेंट डिवाईन तू का हुबलीला आला नाही नाही अरे हुबलीला सिद्धारूढ स्वामी होता हंड्रेड पर्सेंट गॉड पेस्तन का हे पर्सेंटेज कसं काय काढत होते हे काय मला कळे ना शेवटी लोंढ्याला गाडी आली जेवणाचं ताट आलं आम्ही आमचे डबे उघडले पेस्तन काकीनी डब्यातून जेवण आणलेलं होतं पेस्तन काकानी मला प्रश्न केला हे भाऊसाहेब काय मटण बिटन खाते का पेस्तन काका एकदम आध्यात्मिकातून आधीभौतिकात आले त्यामुळे मलाही जरा बरं वाटलं मग मी पारसी धनसाक या विषयावर त्यांच्याशी दोन शब्द बोललो पेस्टन काकांच्या पुढ्यात थाळी आणून ठेवणाऱ्या वेटरचा पोशाख आणि पाणी यांचं नातं केव्हा तुटलेलं होतं अरे ब्रिटिश जमानामध्ये असला ड्रेस असताना तर ह्याच्या नेमकी कुठे लाथ बसली असती त्या स्थानाचा पेस्टन काकांनी स्वच्छ उल्लेख करून समोरची थाळी वगैरे न्याहाळली थाळीमध्ये भाताचा ढीग डाळ भाजी चपात्या पापड असा निरामिष थाट होता आपण हे का पेस्टन काका आपण ते मटन करी राईस मागवलं होतं ना व कटोरी में मटन आहे बागेसाहेब साहब इधर व्हेजिटेरियन होता आहे कळकट्ट शिरोमणी वेटरनी खुलासा केला आणि ते अदृश्य झाले कुठेतरी अरे चालते भाऊसाहेब चालते आपल्या पुढे जे फूड येते ने तेच खा असा भगवानचा विष आहे भगवानचा गाडीने लोंढा सोडलं आणि म्हातारभाऊ दोन तीनदा शौचालयाच्या दिशेला जाऊन परतले चला घंटा घंटा हे लोक टॉयलेटमध्ये काय करते चला भगवान जाणे काही वेळाने पुन्हा ते तिथे गेल्यानंतर मलाही शंका आली म्हणून मी त्यांच्या मागून गेलो पेस्टन काका हातास चेहरा करून ते दार उघडण्याची वाट बघत उभे होते मी सहज दाराला लाथ मारली आणि ते दार उघडलं आत कोणीही नव्हतं दार घट्ट बसत होता हात साला मी पण साला गेलिया साला असं म्हणत म्हणत पेस्टन काका आत गेले मी कंपार्टमेंटमध्ये परतलो काही वेळाने पेस्टन काही परतले आणि जणू काय मी मोठा चमत्कार करून आतल्या माणसाला अदृश्य करून त्यांना जागा करून दिली अशा रीतीने त्यांनी पेस्टन काकीना ही सगळी घटना सांगितली हे भाऊसाहेब ते साला आणखी एक मिनिट जादा टाइम गेला असताना तर पॅन्ट मध्येच आमचा गणपती बाप्पा मोर्या झाला असता एकदम साला तू कमाल केला असं म्हणून माझ्याशी हस्तांदोलन वगैरे केलं हस्तांदोलन त्यांनी केल्यावर माझ्या हाताचा भुगा कसा झाला नाही देव जाणे बत्तीस वर्ष रेल्वे वर्कशॉपमध्ये पेस्तनजींनी लोखंडाशी खेळ केलाय हे मला यथेच्छ जाणवलं अठ्याहत्तराव्या वर्षी सुद्धा त्यांच्या पकडीतला जोर अगदी चांगला टिकून होता हे भाऊसाहेब तुम्ही तब्बलजी आहे की तब्बलजी पेस्टनजींच्या या प्रश्नाने मी तीन ताड नसलो तरी दीड एक ताड उडालो एकदम तब्बलजी हे मी सारखा बघतो तू दोन्ही हातनी असा असा असा असा गुडघेवर तबला वाजवते तबला वाजवते नाही नाही तबला वाजवतो वगैरे नाही मी आपला ऐकतो आपल्याला पण गायनचा लय शोक हा अरे ते हुबलीला अब्दुल करीम साहेबाचा गायन होता साला what music hundred percent divine तुला सांगतो साला गोपाला मेरी करुणा समजेच्या आख मध्ये पाणी तुला सांगू काय सांगते पब्लिक साला डोळे पुसते आणि गाणं ऐकते डोळे पुसते आणि गाणं ऐकते ते अब्दुल करीम खान साहेब होता ने ते खान साहेब होता पण मीराबाईचा भजन काय गाते होता तुला सांगतो भाऊसाहेब काय सांग हे भाऊसाहेब हे सगळे गॉड गॉड काय लफडा आहे अरे मला त्यांनी भाऊसाहेबच काय राजेसाहेब असं म्हटलं असं तरी गॉड म्हणजे काय या पेस्तन काकाच्या प्रश्नाचं मी काय कपाळ उत्तर देणार यु नो कोण म्हणते गॉड इज ट्रूथ कोण म्हणते लव्ह इज गॉड आपण काय म्हणते माहितीये काय आता देव म्हणजे काय या व्याख्येत आणखी एक भर पडली माझं काय जाणार होतं आपण म्हणते गॉड इज सफरिंग जे येल नसीबला ते सफर करायचा सफर ते गॉड मराठीमध्ये काय म्हणते तुम्ही कशाला सफर हा सहन करायचं हा सहन दॅट इज राईट तुझा काय म्हणणार बरोबर मी या बाबाजीचं काहीही चूक म्हणायचं नाही असं ठरवलेलंच होतं गोपाला मेरी करुदा शो भजन बा हे भाऊसाहेब तू भजन गाते का भजन गाते गातो कधी कधी हे मग गाणी गा हे तुला ते आधी बीजे एकले येते का आधी बीजे एकले काय ते विष्णूपंत पागडी स्वतःने ते हाय काय हाय नाही नाही वारले अरे अरे तुला सांगते ते वैकुंठ मध्ये असे ना sitting next to God I tell you माणसाला हंड्रेड पर्सेंट तुकाराम असा तुकारामच नाही खरा तुकाराम बी असा नाही आगी बीज एकले काय आहे गायन करणे गायन कर आणि मग पेस्तन काकेना म्हणाले जो एवन भजन गायचे आता पारसी गुजरातीमध्ये ए वन म्हणजे हा हे मला ठाऊक होतं म्हणून बरं नाही तर माझं भजन ए वन कधी झालं याची चिंताच मला लागली असती ही म्हणजे पंचायतच झाली गाव गावानी दिकरा माझ्या डोक्याच्या पिकलेल्या केसाकडे पाहून सुद्धा मला डिकरा म्हणजे बाळ म्हणणारी ती म्हातारी तिचं मन मला मोडवे ना मी विठ्ठलाचं नाव घेऊन भजनाला सुरुवात केली आता मला तरी ते त्रेतायुगात ऐकलेलं गाणं कुठे आठवत होतं पण पेस्टन काकांना पाठ पुढल्या ओळी सांगत होते आणि धारवाडीपर्यंत मला येत होत्या नव्हत्या तितक्या अभंगांची उजळणी झाली पेस्टन काका खुश मध्येच आपण सुद्धा पांडुरंग ध्यानी असं म्हणून पागडी की मांडी घालून असं असं करत होते चिपळा बिपळा वाजवत होते ते ध्यान पाहिल्यानंतर पेस्टन काकी म्हणाली हे आमचा नवरा आहे नी ते मॅडमन आहे मॅडमन आहे हे आमचा बैरी पण आहे नी ते मॅड वुमन आहे असं म्हटल्यावर पेस्टन काकीनी चक्क आमच्या देखत पेस्टन काकांच्या कमरेखाली चिमटा काढला बगला भाऊसाहेब बगलास हे अजून चिमटा काढते मग धारवाड आलं उतरून घ्यायला संस्थेचे चिटणीस व कार्यकारी मंडळातील सदस्य आहेत हे आंधळ्याने देखील ओळखावं असली मंडळी आली होती त्यांच्या हातामध्ये सगळ्यात लहान मिळेल असला फुलांचा एक तुरा वगैरे सगळा होता आम्ही पेस्तन काका काकींचा निरोप घेऊन उतरलो इतक्यात पेस्तन काकाने मला हात मांडली ए भाऊसाहेब मी बहुधा गाडीत काहीतरी विसरलो म्हणून मी डव्याकडे वळलो थँक्यू थँक्यू हा भाऊसाहेब अरे तू एवढा मोठा माणूस मी मी कसला अरे नाही तर काय हे समजा लोक तुला तुरा आणि फुला घेऊन रिसिव्ह करायला येते ते काय असा तसाच तुझं नाव सांग नी पुन्हा मग मी बाबाजींना नाव सांगितलं थँक्यू हा भाऊसाहेब थँक्यू पेपर पेपरमध्ये तुझं नाव वाचला तर समजेला सांगेन की भाऊसाहेब इज माय फ्रेंड आम्ही त्याचा भजन ऐकलाय हंड्रेड पर्सेंट तुकाराम आपला बी आपला बी भाऊ वधारे नाही बरं पण तुमचं नाव वाचल्यावर मी सुद्धा सांगेन अरे आमचं नाव आमचा नाम तो जामे जमशेद मध्ये डेथ कॉलम मध्ये आमचा पोरे लोक छापेल पेस्तनजी जहांगीर हुबलीवाला काल सकाळी हार्ट अटॅक होऊन सी मेला पण ध्यान मध्ये ठेव हा गॉड इज सफरिंग आमची बायकोचा चिमटा असते नाही तसा ते चिमटा म्हणून दुखते पण आपली बायकोचा चिमटा म्हणून जरा मज्जा पण वाटते हा हा goodbye God bless you God bless you